नमस्कार मित्रांनो मी बोलत आहे चंदना रेडिओ शिवनेरीवरून आजचा आपला विषय आहे निस्वार्थ प्रेम एक दूधवाली दूध विकत होती सगळ्यांना मोजून मोजून दूध देत होती त्याच वेळेत एक युवक आला आणि दूधवालीने बिना मोजून त्याचे भांडे दुधाने भरून दिले त्याच थोड्या अंतरावर एक साधू माळा घेऊन माळ्याचे मणी मोजून मोजून माळा फिरवित होता तेव्हा त्याची नजर दूधवालीवर पडली त्याने ते दृश्य पाहिले आणि त्याच्याजवळ बसलेल्या व्यक्तीला सर्व पाहिलेले दृश्य सांगितले आणि त्याचे कारण विचारले तर त्या व्यक्तीने सांगितले ज्या युवकाला तिने बिना मोजून दूध दिले त्या युकाशी ती प्रेम करते म्हणून तिने युकाला बिना मोजून दूध दिले हे गोष्ट साधूच्या मनाला लागून गेली त्याने विचार केला दूध विकणारी दूधवाली ज्या युकाशी प्रेम करते त्याचा हिशोब ठेवत नाही आणि मी तर त्या परमात्म्याशी प्रेम करतो त्याच्यासाठी सकाळ संध्याकाळ मणी मोजून मोजून माळा फिरतो माझ्यापेक्षा ती दूधवाली चांगली आणि त्याने माळा तोडून फेकून दिली तर मित्रांनो सारांश काय म्हणतो जीवन पण असेच आहे जिथे प्रेम आहे तिथे हिसाब किताब राहत नाही आणि जिथे हिसाब किताब राहतो तिथे प्रेम राहत नाही फक्त व्यापार असतो शेवटी प्रेम जरी आपल्याला आपल्या पत्नीशी भाईंशी बहिणींशी नातेवाईकांशी आणि शेजाऱ्यांशी मित्रांशी या परमात्म्याशी निस्वार्थ प्रेम करा जिथे कोणत्याच प्रकारचा हिशोब नसेल फक्त प्रेम असेल कारण निस्वार्थ प्रेम आपल्याला जुळवून ठेवते संबंधांशी बांधून ठेवते जिथे प्रेम तिथे खूप सारी खुशी आहे आज प्रत्येक मनुष्याकडे धन भरपूर आहे पण प्रेम नाही त्याच्यामुळे तो एकमेकांपासून एकमेकांपासून दुरावलेला आहे म्हणून एकमेकांशी प्रेमाने वागा प्रेमाने राहा मनाच्या गहिराईमध्ये जाऊन बघा प्रेम निस्वार्थ आहे त्याच्यामध्ये कोणताच स्वार्थ नाही आहे त्याच्यामध्ये कोणतीच आशा नसेल जसे सूर्यासार सूर्य सारखे निस्वार्थ प्रकाश देत असतो एक दिवा दुसऱ्यांसाठी जळत असतो एक मेणबत्ती दुसऱ्यांना प्रकाश देण्यासाठी स्वतः पिघळत असते त्याचप्रमाणे मनुष्याचे विचार सगळ्यांसाठी चांगले असतात म्हणून तो प्रत्येकाला निस्वार्थ प्रेमाने खुशिया देत असतो आपली दृष्टी बदलवा आपल्याला ओळखा आपल्यामध्ये परिवर्तन करा आपल्यामध्ये प्रेमाशी जुडा स्वतःला प्रेम करा तेव्हाच तुम्ही खुशिया दुसऱ्यांना देऊ शकतात निस्वार्थ प्रेमामध्ये दिखावा नसतो तो प्रत्येक वेळ सच्चाई आणि इमानदारीमध्ये राहतो प्रेम हे गुलदस्त्यासारखे आहे फुलांच्या सुगंधाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते प्रेमाने नफरत करणाऱ्या व्यक्तीलाही जिंकू शकतो प्रेम खुशियांना विखरू शकत नाही ती निस्वार्थ प्रेमाने त्यांना जुडवून ठेवते नमस्कार मित्रांनो मग पुढच्या भागामध्ये येऊ नवीन गोष्टी बरोबर